listen to lesson number twelve मुलानो इकडे पहा हा एक पंखा आहे आणि तो एक पंखा आहे वर्गात दोन पंखे आहेत आता इकडे पहा हा एक खडू आहे आणि ते दोन खडू आहेत टेबलावर तीन खडू आहेत भिंतीकडे पहा सुभाष भिंतीवर काय आहे भिंतीवर नकाशे आहेत भिंतीवर किती नकाशे आहेत पहा हा एक नकाशा आणि हे तीन नकाशे भिंतीवर किती नकाशे आहेत भिंतीवर चार नकाशे आहेत बरोबर सुनीता पेल्यात किती फुलं आहेत पेल्यात दहा फुलं आहेत राम डब्यात किती टाचण्या आहेत डब्यात पाच टाचण्या आहेत अनिल टेबलावर किती वह्या आहेत टेबलावर एक वही आहे अजित वर्गात किती विद्यार्थी आहेत वर्गात पंचवीस विद्यार्थी आहेत लिसन अँड रिपीट मुलानो इकडे पहा मुलांनो इकडे पहा हा एक पंखा आहे हा एक पंखा आहे आणि तो एक पंखा आहे आणि तो एक पंखा आहे वर्गात दोन पंखे आहेत वर्गात दोन पंखे आहेत आता इकडे पहा आता इकडे पहा हा एक खडू आहे हा एक खडू आहे आणि ते दोन खडू आहेत आणि ते दोन खडू आहेत टेबलावर तीन खडू आहेत टेबलावर तीन खडू आहेत भिंतीकडे पहा भिंतीकडे पहा सुभाष भिंतीवर काय आहे सुभाष भिंतीवर काय आहे भिंतीवर नकाशे आहेत भिंतीवर नकाशे आहेत भिंतीवर किती नकाशे आहेत भिंतीवर किती नकाशे आहेत पहा पहा हा एक नकाशा हा एक नकाशा आणि हे तीन नकाशे आणि हे तीन नकाशे भिंतीवर किती नकाशे आहेत भिंतीवर किती नकाशे आहेत भिंतीवर चार नकाशे आहेत भिंतीवर चार नकाशे आहेत बरोबर सुनीता पेल्यात किती फुलं आहेत बरोबर सुनीता पेल्यात किती फुलं आहेत पेल्यात दहा फुलं आहेत पेल्यात दहा फुलं आहेत राम डब्यात किती टाचण्या आहेत राम डब्यात किती टाचण्या आहेत डब्यात पाच डाचण्या आहेत डब्यात पाच डाचण्या आहेत अनिल टेबलावर किती वह्या आहेत अनिल टेबलावर किती वया आहेत टेबलावर एक वही आहे टेबलावर एक वही आहे अजित वर्गात किती विद्यार्थी आहेत अजित वर्गात किती विद्यार्थी आहेत वर्गात पंचवीस विद्यार्थी आहेत पंचवीस विद्यार्थी आहेत वर्गात पंचवीस विद्यार्थी आहेत ड्रिल्स रिपीटेशन ड्रिल हा एक पंखा आहे हा एक पंखा आहे तो एक पंखा आहे तो एक पंखा आहे वर्गात दोन पंखे आहेत वर्गात दोन पंखे आहेत हा एक खडू आहे हा एक खडू आहे ते दोन खडू आहेत ते दोन खडू आहेत टेबलावर तीन खडू आहेत टेबलावर तीन खडू आहेत हा एक नकाशा आहे हा एक नकाशा आहे हे तीन नकाशे आहेत हे तीन नकाशे आहेत भिंतीवर चार नकाशे आहेत भिंतीवर चार नकाशे आहेत पेल्यात दहा फुलं आहेत पेल्यात दहा फुलं आहेत डब्यात पाच टाचण्या आहेत डब्यात पाच टाचण्या आहेत टेबलावर एक वही आहे टेबलावर एक वही आहे वर्गात पंचवीस विद्यार्थी आहेत वर्गात पंचवीस विद्यार्थी आहेत रिस्पॉन्स ड्रिल हे किती हात आहेत एक हा एक हात आहे हे किती हात आहेत दोन हे दोन हात आहेत हे किती पेले आहेत एक हा एक पेला आहे हे किती पेले आहेत तीन हे तीन पेले आहेत ते किती पक्षी आहेत एक तो एक पक्षी आहे ते किती पक्षी आहेत चार ते चार पक्षी आहेत हे किती खडू आहेत एक हा एक खडू आहे हे किती खडू आहेत पाच हे पाच खडू आहेत हे किती फोटो आहेत एक हा एक फोटो आहे हे किती फोटो आहेत सहा हे सहा फोटो आहेत ह्या किती माळा आहेत एक ही एक माळ आहे ह्या किती माळा आहेत सात ह्या सात माळा आहेत त्या किती बोटी आहेत एक ती एक बोट आहे त्या किती बोटी आहेत आठ त्या आठ बोटी आहेत ह्या किती रिक्षा आहेत एक ही एक रिक्षा आहे ह्या किती रिक्षा आहेत नऊ या नऊ रिक्षा आहेत ह्या किती वह्या आहेत एक ही एक वही आहे ह्या किती वह्या आहेत दहा या दहा वया आहेत त्या किती पिसवा आहेत एक ती एक पिसू आहे त्या किती पिसवा आहेत दोन त्या दोन पिसवा आहेत ह्या किती वस्तू आहेत एक ही एक वस्तु आहे ह्या किती वस्तू आहेत सात या सात वस्तू आहेत त्या किती मुली आहेत एक ती एक मुलगी आहे त्या किती मुली आहेत दोन त्या दोन मुली आहेत ही किती पुस्तक आहेत एक हे एक पुस्तक आहे ही किती पुस्तक आहेत वीस ही वीस पुस्तक आहेत ही किती केळी आहेत एक हे एक केळ आहे ती किती केळी आहेत बारा ती बारा केळी आहेत ही किती लिंब आहेत एक हे एक लिंबू आहे ही किती लिंब आहेत चोवीस ही चोवीस लिंब आहेत हे काय आहे साबण हा साबण आहे हे किती साबण आहेत एक हा एक साबण आहे साबण कुठे आहे डबीत साबण डबीत आहे हे काय आहे काजवे हे काजवे आहेत हे किती काजवे आहेत वीस हे वीस काजवे आहेत काजवे कुठे आहेत झाडावर काजवे झाडावर आहेत हे काय आहे मोती हा मोती आहे हे किती मोती आहेत पंचवीस हे पंचवीस मोती आहेत मोती कुठे आहेत माळेत मोती माळेत आहेत हे काय आहे बांबू हे बांबू आहेत हे किती बांबू आहेत तीस हे तीस बांबू आहेत बांबू कुठे आहेत जंगलात बांबू जंगलात आहेत हे काय आहे टोमॅटो हे टोमॅटो आहेत हे किती टोमॅटो आहेत पंधरा हे पंधरा टोमॅटो आहेत टोमॅटो कुठे आहेत पिशवीत टोमॅटो पिशवीत आहेत हे काय आहे वात ही वात आहे ह्या किती वाती आहेत एक ही एक वात आहे वात कुठे आहे पणतीत वात पणतीत आहे हे काय आहे बादली ही बादली आहे ह्या किती बादल्या आहेत दोन ह्या दोन बादल्या आहेत बादल्या कुठे आहेत नळाजवळ बादल्या नळाजवळ आहेत हे काय आहे ढाल ही ढाल आहे ह्या किती ढाली आहेत एक ही एक ढाल आहे हे काय आहे तरवार ही तरवार आहे ह्या किती तरवारी आहेत एक ही एक तरवार आहे तरवार कुठे आहे ढालीवर तरवार ढालीवर आहे हे काय आहे साड्या ह्या साड्या आहेत ह्या किती साड्या आहेत अठ्ठावन ह्या अठ्ठावन साड्या आहेत साड्या कुठे आहेत कपाटात साड्या कपाटात आहेत कपाट कुठे आहे दुकानात कपाट दुकानात आहे हे काय आहे झाकण हे झाकण आहे ही किती झाकणं आहेत एक हे एक झाकण आहे झाकण कुठे आहे भांड्यावर झाकण भांड्यावर आहे हे काय आहे तोंडली ही तोंडली आहेत ही किती तोंडली आहेत सहा ही सहा तोंडली आहेत तोंडली कुठे आहेत कारल्या शेजारी तोंडली कारल्या शेजारी आहेत हे काय आहे कुंकू हे कुंकू आहे कुंकुवा समोर काय आहे कंगवे कुंकुवा समोर कंगवे आहेत कुंकुवा समोर किती कंगवे आहेत कुंकवासमोर दोन कंगवे आहेत सबस्टिट्यूशन ड्रिल सबस्टिट्यूट तीन फुलं with the following words making necessary changes in the sentence ही तीन फुलं आहेत एक मुलगा हा एक मुलगा आहे चौतीस काजू हे चौतीस काजू आहेत दहा केळी ही दहा केळी आहेत सत्तर पिना ह्या सत्तर पीना आहेत एक टेबल हे एक टेबल आहे आठ डबे हे आठ डबे आहेत एक रेडिओ हा एक रेडिओ आहे चार सायकली या, चार सायकली आहेत तीस फळ ही तीस फळ आहेत पंचेचाळीस खिडक्या या पंचेचाळीस खिडक्या आहेत एक पेन्सिल ही एक पेन्सिल आहे अडतीस वांगी ही अडतीस वांगी आहेत सहा पेरू हे सहा पेरू आहेत तेवीस झाड ही तेवीस झाड आहेत पासष्ट पैसे हे पासष्ट पैसे आहेत fill in the gaps with appropriate interrogative word हे आहे हे काय आहे ह्या आहेत ह्या कोण आहेत ते आहेत ते कोण आहेत ते आहे ते काय आहे ती वासर आहेत ती किती वासर आहेत हे आहेत हे कोण आहेत कागद आहेत कागद कुठे आहेत हा आहे हा कोण आहे ह्या माळा आहेत ह्या किती माळा आहेत ही आहे ही कोण आहे ते पाय आहेत ते किती पाय आहेत वह्या आहेत वह्या कुठे आहेत ते दिवे आहेत ते किती दिवे आहेत त्या आहेत त्या कोण आहेत listen to the conversation Arun हे काय आहे ही बोट आहेत ही किती बोट आहेत हे एक बोट आहे आता ही किती बोट आहेत ही दहा बोट आहेत वासंती हे किती पेले आहेत हे दोन पेले आहेत या किती माळा आहेत ही एक माळ आहे ज्योती हे काय आहे हे हात आहेत हे किती हात आहेत हे दोन हात आहेत अरविंद हे काय आहे ही पुस्तक आहेत ही किती पुस्तक आहेत हे एक पुस्तक आहे आणि ही किती पुस्तकं आहेत ही चार पुस्तक आहेत पुस्तक कुठे आहेत पुस्तक टेबलावर आहेत